ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सतरावा चित्रकेतूला पार्वती देवींचा शाप शुक म्हणाला ज्या दिशेला भगवान संकर्षण अंतर्धान पावले होते त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाश मार्गाने स्वच्छंदपणे विहार करू लागला महायोगी चित्रकेतू कोट्यवधी वर्षपर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सोमेरू पर्वताच्या दऱ्यातून विहार करीत राहिला या काळात त्याच्या शरीरातील बळ आणि इंद्रियांची शक्ती अबाधित राहिली मोठमोठे मुनी सिद्ध चारण त्यांची स्तुती करीत असत त्याच्या प्रेरणेने विद्याधरांच्या स्त्रिया त्याच्याजवळ सर्व शक्तिमान भगवंताचे गुण आणि लीला यांचे गायन करीत असत एक दिवस चित्रकेतू भगवंतानी दिलेल्या तेजस्वी विमानात बसून जात असता मुनींच्या सभेत सिद्ध चारणांच्या मध्यभागी भगवान शंकर भगवती पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत आहेत असे त्यांनी पाहिले ते पाहून चित्रकेतू त्यांच्याजवळ गेला आणि मोठ्याने हसू लागला आणि पार्वती देवीला ऐकू जाईल अशा रीतीने म्हणू लागला चित्रकेतू म्हणाला हे साऱ्या लोकांना धर्म शिकवणारे त्यांचे गुरु आहेत हे सर्वश्रेष्ठ असून भर सभेमध्ये आपल्या पत्नीला चिकटून बसले आहेत हे जटाधारी मोठे तपस्वी आणि ब्रह्मज्ञानांचे सभापती असूनही साधारण मनुष्याप्रमाणे निर्लज्जपणे पत्नीला मांडीवर घेऊन बसले आहेत सामान्य पुरुष सुद्धा बहुधा एकांतातच स्त्रियांच्या जवळ राहतात परंतु हे एवढे मोठे तपस्वी असूनही भरसभेत पत्नीला जवळ घेऊन बसले आहेत शुक म्हणाला परीक्षिता भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचे हे आर्वाच्य बोलणे ऐकूनही हसून गप्प राहिले त्या सभेत बसलेले त्यांचे भक्तही गप्प राहिले चित्रकेतूला भगवान शंकराचे सामर्थ्य माहीत नव्हते म्हणून तो त्यांच्याविषयी वाटेल जे बोलत होता संयमीपणाचा गर्व झालेल्या त्याचा हा उद्धटपणा पाहून पार्वती क्रोधाने म्हणाली पार्वती म्हणाली अहो या जगात सध्या आमच्यासारख्या दुष्ट आणि निर्लज्जांचा तिरस्कार करून त्यांना शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे काय असे वाटते की ब्रह्मदेव भृगू नारद इत्यादी त्यांचे पुत्र सनकाधिक कपिल मनू इत्यादी महापुरुष धर्माचे रहस्य जाणत नसावेत म्हणूनच ते मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या भगवान शिवाना या गोष्टीपासून परावर्त करीत नाहीत हे महापुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात त्या मंगलांनाही मंगल बनवणाऱ्या साक्षात जगद्गुरू भगवंताचा आणि त्यांच्या ज्ञानी भक्तांचा या अधमाने तिरस्कार करून त्यांना दंड देण्याचा विचार केला आहे म्हणून या उद्धटालाच शासन केले पाहिजे मोठेपणाचा गर्व असणारा हा घमेंडखोरी ज्यांची उपासना सत्पुरुष करतात त्या भगवान श्री हरीच्या चरण कमलाजवळ राहण्यास योग्य नाही म्हणून हे दुष्टा तू पापमयी असुर योनीत जा पोरट्या त्यामुळे तू पुन्हा या जगात महापुरुषांचा अपराध करू धसणार नाहीस शुक म्हणाला परीक्षिता जेव्हा पार्वतीने चित्रकेतूला असा शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला आणि मस्तक लवून त्यांना प्रसन्न करू लागला चित्रकेतू म्हणाला हे माते मी माझ्या ओंजळीत आपल्या शापाचा स्वीकार करतो कारण देव मनुष्याला जे काही म्हणतात ते त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना मिळणाऱ्या फळाची केवळ पूर्वसूचना असते महाज्ञानाने मोहित झालेला जीव या संसार चक्रात भटकत असता नेहमी सगळीकडे सुख आणि दुःख भोगीतच असतो आपण किंवा दुसरे सुखदुःख देणारे नसतात अज्ञानी मनुष्यच आपल्याला किंवा दुसऱ्याला सुखदुःखाचा करता मानतो हे जग हा सत्वादी गुणांचा प्रवाह आहे यात शाप कृपा स्वर्ग नरक सुख किंवा दुःख यांना काय अर्थ आहे एकमात्र परिपूर्ण भगवंतच आपल्या मायेने सर्व प्राण्यांना उत्पन्न करून त्यांच्यासाठी बंधन मोक्ष सुखदुःख इत्यादी निर्माण करतात भगवान श्रीहरी सर्वांमध्ये समान आणि मायादी दोषरहित आहेत त्यांना कोणीही प्रिय अप्रिय सगासोयरा सोयरा आपला परका नाही त्यांना जर सुखाचा लोभ नाही तर क्रोध तरी कुठून असणार परंतु त्यांच्या मायाशक्तीचे कार्य असलेले पाप आणि पुण्य प्राण्यांच्या सुखदुःख हित अहित बंधन सुटका जन्म मृत्यू आणि संसार याला कारणीभूत ठरते म्हणून हे पतिव्रते देवी शापातून मुक्त होण्यासाठी मी आपली प्रार्थना करीत नाही आपल्याला मी अयोग्य बोललो असे वाटत असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी शुक म्हणाला हे परीक्षिता शिव पार्वतीनं अशा प्रकारे प्रसन्न करून त्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असता त्यांच्या समोरच चित्रकेतू विमानातून बसून निघून गेला तेव्हा भगवान शंकर देवता ऋषी दैत्य सिद्ध आणि गण यांच्या समोरच पार्वतीला म्हणाली भगवान शंकर म्हणाली हे सुंदरी दिव्य लीला करणाऱ्या भगवंताच्या निष्प्रह आणि थोर अशा दासानुदासांचा महिमा तू पाहिलास ना जे लोक भगवंतांना शरण जातात ते कशालाही भीत नाहीत कारण त्यांना स्वर्ग मोक्ष आणि नरक हे सारखेच वाटतात भगवंताच्या लिलेनेच जीवांचा देहाशी संयोग होऊन त्यांना सुखदुःख जन्ममरण शाप वर ही द्वंद्वे प्राप्त होतात तसे स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याहून वेगळे वाटल्यामुळे त्यातील पदार्थ वेगळे वाटतात किंवा जागेपणी भ्रमामुळेच दोरीच्या ठिकाणी सर्प आहे असे वाटते त्याचप्रमाणे मनुष्याला अज्ञानाने आत्म्यामध्येच देव मनुष्य इत्यादी प्रकारचा भेद वाटतो ज्यांच्याजवळ ज्ञान आणि वैराग्याची शक्ती आहे आणि ज्यांची भगवान वासुदेवांच्या ठिकाणी भक्ती असते त्यांच्यासाठी या जगात त्यांच्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू आश्रय घेण्याजोगी नाही मी ब्रह्मदेव सनकाधिक नारद ब्रह्मदेवाचे पुत्र भृगु इत्यादी मुनी आणि श्रेष्ठ देव यापैकी कोणीही भगवंताच्या लिलेचे रहस्य जाणू शकत नाही मग जे त्यांच्या अंशाचेही अंश असताना स्वतःला त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतःला करते मानतात ते त्यांचे स्वरूप कसे जाणू शकतील भगवंताला कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही त्यांना आपला किंवा परका असा कोणी नाही ते सर्व प्राण्याची आत्मा आहेत म्हणून सर्व प्राण्यांचे प्रियतम आहेत हा भाग्यवान चित्रकेतू त्यांचा भक्त शांत आणि सर्वत्र समदर्श आहे आणि मी सुद्धा भगवान श्रीहरीना प्रिय आहे म्हणून भगवंताचे प्रिय भक्त शांत समदर्शी अशा महात्म्या पुरुषांच्या बाबतीत तुला मुळीच आश्चर्य वाटू नये शुक म्हणाला परीक्षिता भगवान शंकराचे हे भाषण ऐकून पार्वती देवीची चित्तवृत्ती शांत झाली आणि आश्चर्य मावळली भगवंताचा भक्त चित्रकेतू सुद्धा पार्वती देवीना उलट शाप देऊ शकत होता परंतु त्याने त्यांचा शाप मस्तकी धारण केला हेच साधू पुरुषाचे लक्ष नाही हाच चित्रकेतू दानव योनीत तोष्ट्याच्या दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला तेथे त्याचे वर्त्रासुर नाव पडली आणि तेथे सुद्धा हा ज्ञान विज्ञान संपन्न राहिला तू मला विचारले होतेस की व्रत्रासुराचा जन्म दैत्य योनीत का झाला आणि त्याला भगवंताची भक्ती कशी प्राप्त झाली त्याचे सर्व विवरण मी तुला सांगितले महात्म्या चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास आणि विष्णू भक्ताचे महात्मे जो ऐकतो तो संसार बंधनापासून मुक्त होतो जो मनुष्य प्रातकाळी उठून मौन राहून श्रद्धेने भगवंताचे स्मरण करीत या इतिहासाचा पाठ करतो त्याला परमगती प्राप्त होते या ठिकाणी सतरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू